नेनती तयासी साच भाव दावी हरी लाज नाही नाचे पावा वाजवी मोहरी चलारी याच्या पाया लागू आता राखिले जळता महागी पासुनी कैश्री कान्होबा एवढी गिरियेली आगी न देखो पोळला तुझ तोंडी कोठे अंगी तुका म्हणे तुम्ही कार्य करिता नवलू आमची शिदोरी खातू त्याचे आले बळ भगवान श्रीकृष्णाने एवढी मोठी आग गिळून टाकल्यानंतर सर्वांना आश्चर्य वाटले आणि ते म्हणू लागले की याचे जे सामर्थ्य आहे ते कोणी जाणत नाहीत त्यांना खरोखर हा श्रीकृष्ण असाच प्रत्यय आणून देतात आणि मग देवाच्या मनात कसलीही त्याबद्दल लाज नसते तो सुखाने आपला पावा आणि मुरली वाजवत नाचत राहतो हे गोपाळ लोक हो चला त्याच्या पायावर मस्तक ठेवूया या मोठ्या वनव्यापासून केवळ याच्या कृपेनेच आपण वाचलेलो आहोत अरे भगवंता कृष्णा तू एवढी मोठी आग कशी काय रे गिळू शकलास तुझे तोंड किंवा अंग कुठे पोळले तर नाही ना तुकाराम महाराज म्हणतात हे गोपाळ हो तुम्ही या कृष्णाचे काय एवढे आश्चर्य आणि नवल सांगत बसलात हा आमचा शिदोरी खातो आमच्या जवळची सगळी शिदोरी खातो म्हणूनच त्याला एवढे मोठे बळ प्राप्त झालेला आहे आणि हा बलवान झालेला आहे त्यानी धनेवरी संग केला हरिसवे देवनी आपले तोची देईल ते खावे न ठेवी आभारू प्रेमाचा भुकेला बहु दिवस संग हाची निर्धार त्याला कान्हो बातू जेवी घासो घासी म्हणती आरुष गोपाळे त्यांची बहुदेवा प्रीती तुका म्हणी आता जाऊ आपुलिया घरा तोय वाचविले ऐसे सांगो रे दातारा त्या गोपाळांनी त्यांच्या मनाचे समाधान होईपर्यंत त्या प्रभूची सोबत केली आणि त्यांनी आपल्या शिदोऱ्या त्याला दिल्या तो जे देईल तेच ते खाऊ लागले त्यालाही या गोपाळांची संगत फार दिवसांची असल्यामुळे तो श्रीकृष्णही प्रेमाचाच भोकेला असल्यामुळे त्याने त्यांचे उपकार ठेवले नाहीत प्रत्येक घास घेत असताना सर्व गोपाळ त्याला अरे कृष्णा तू जेव ना असे म्हणू लागले आणि त्याला पुन्हा पुन्हा आग्रह करू लागले ते भाबडे आणि साधे असणारे गोपाळ कृष्णाचे फार मोठे भक्त होते प्रेमी होते आणि या गोष्टीची त्या कृष्णालाही मोठी प्रीती होती तुकाराम महाराज म्हणतात आता आपण आपापल्या घरी जाऊया आणि या दात्या श्रीकृष्णाने आपणास वनव्याच्या संकटातून जागीच्या जळातून वाचवले असे घरच्या लोकांना सांगूया घ्यारी भुकरी भाकरी दही भाताची शिदोरी ताक सांडी दुरी अशल ते तयापी येथे द्यावे तैसे घ्यावे थोडे परी निरे व्हावे सांगतो हे ठावे कसो द्या रे सकाळ माझी आही तैसे पाही नाही तरी घरा जाई चोरुनिया माई नवनीत आणावी तुका म्हणे घरी माझे कोणी नाही हरी नका करू दुरी मज पाया वेगळी कृष्ण गोपाळांना म्हणतो हे गोपाळानो भोकराचे लोणचे आणि भाकरी घ्या दही भाताची शिदोरी खा परंतु ज्यांच्याजवळ संसार रूप आसार ताक असेल त्याने ते दूर टाकून देणेच अधिक चांगले या काल्याच्या प्रसंगी तुम्ही मला जे समर्पण कराल तेच तुम्ही माझ्यापासून घ्याल तुमच्याजवळ जी काही अधिकार रूपी शिधोरी असेल ती थोडी जरी असली तरी सुद्धा ती चांगली आणि पवित्र असावी ही महत्वाची गोष्ट मला सांगत आहे तरी तुम्ही सर्वजण लक्षात ठेवा माझी शिदोरी जशी पवित्र आहे तशी तुमची आहे काय याचा तुम्ही मनामध्ये विचार करा आणि ती जर तशी पवित्र नसेल तर आपापल्या घरी जा आणि आईला कळू न देता पवित्र साराभूत असे लोणी घेऊन या तुकाराम महाराज म्हणतात एक गरीब गोपाळ दिनवाणीपणे म्हणाला की अरे कृष्णा घरी जाऊन लोणी घेऊन या म्हणतोस पण माझ्या घरी कोणीच नाही तरी तू आपल्या पायापासून मला कसा काय तू दूर करतोस मला तू तुझ्या पायापासून कधी दूर करू नकोस काल्याची आशी देवजळी झाले मासे हुसोनिया हासे तेरी सांगाते हात लाजे त्याशी वाटा नाही जाणे अंतरीचे तेही दीन होता काही होऊने दे वेगळे उपाय अपाय पुढे खोटे निवडितो कुढे जोडून पुढे हात उभे नुपेक्षी ते घ्या सावकाशी जया फावेल ते तैसे तुका म्हणे रसे प्रेमाची या आनंदे कृष्णासमवेत गोपाळांनी केलेल्या काल्याचे उष्टे मिळावे या आशेने इंद्राधिक देव यमुनेच्या पाण्यात मासे होऊन राहिले परंतु कृष्णाने आणि गोपाळांनी आपल्या टेरीला हात पुसले आणि सर्वजण त्यांच्याकडे पाहून हसू लागले पण हात धुयाला सुद्धा ते त्या पाण्यामध्ये उतरले नाहीत जो अभिमानाने लाजतो त्याला काल्याचा वाटा कधी मिळत नाही कारण कृष्णाला प्रत्येकाच्या अंतरातील भाव कळतो जो निराभिमान आहे तोच देवाचा अनन्य भक्त होतो आणि त्याला देव आपल्यापासून कधी वेगळा होऊ देत नाही जे यत्न आगादी उपाय म्हणून केलेले असतात ते या कृष्णापुढे अपाय ठरतात कृष्ण खऱ्या खोट्याचा निवाडा करतो जे भक्त होऊन कृष्णापुढे हात जोडून उभे राहतात त्यांची तो कधी उपेक्षा करीत नाही तुकाराम महाराज म्हणतात कृष्ण म्हणाला गड्यानो मी प्रसन्न होऊन तुम्हाला सहज जे देईन ते तुम्ही भक्ती प्रेमाच्या आनंदाने व समाधानाने घ्या गोपाळ म्हणते कान्होबा या रे काही मागू हा आम्ही जीवीची तयावडी सांगू एक म्हणती उगे रे उगे मागेची लागू निजो नका कोणी घरी रे आजी अवघेची जागू जाणूनी नेनता हरी रे मध्ये उगाची बैसे नाय कोणी बोल ऐके कोण कोणाचे कैसे एक एकाच्या संवादा जाणे न मिळेची ऐसे पोटीचे होटा आणवी देतो तयासी तैसे एक म्हणती बहुरी आम्ही पिडिलो माया नेदी दही भात शिदोरी ताक घालिती पिया कापलो वळीचा गोधने नाही जीवन छाया आता मागू पोट भरी रे याच्या लागोनी पाया एक म्हणती तुमचे अरे पोट ते किती मागो गाई म्हैसी गोडे रे धन संपत्ती हत्ती देवगडी कानू आमुचा आम्हा कायो विपत्ती कन्याकुमारी दाशी रे बाजावरी सुपती एक म्हणती बेटे हो कोण करी जतन गाढव तैशेची घोडी रे कोण तयाचा मान लागे भवरोग वाहता खांदी चवघे जण हाती काठ्या डोया बोडक्या हिंदो मोकळे राण एक म्हणती राणी रे बहु सावजे फारू फाड फाडू खाती डोळे रे पाय नेतील कर राखोनी राखे आपणा ऐसा कैचा सुरू बैसोनी राहो घरी रे कोण करी हे चारू घरी बैसलिया बहुते बहु सांगती कामू रिकामे कोणाशी नावडे ऐसे आम्हासी ठावे चौघामध्ये बरे दिशेसे तेथे नेमक व्हावी लपोनी सहजा खेळता भले गडी आसवे एक म्हणती गडी ते भले मिळती मता केली तयावरी चाली बरिया बरी आपुली सत्ता नसावे ते तेथे तैशिरी खेळ हानी ती लाता रडी एकाएकी गेलिया गोंधळ उडती लाता एक म्हणती खिरता उगी राहती पोरी ऐसे काय घडो शकेरी कोणी लहान थोरी अवघी येती रागारी एका म्हणता बरी संगे वाढे कलह हरावाय काय किच खरी एक म्हणती कलारी तू जाशील कोठे सांडी मांडी हे वाऊगी तुझे बोलची खोटे ठाई राहावगे ठाईचू कारी सिनसी वाटी अवघियाची सिदोरी तुझे भरली मोठी तुका म्हणे काय कहाण्या अरे सांगाल गोष्टी चाटावे तुमचे बोल रे भुका लागल्या पोटी जागा करू यारी कान्होबा मागू कवळ ताटी झाले गडी तुका ढिकरू देतो विठ्ठल कंठी आपण काहीतरी कृष्णाजवळ मागावे असे सर्व गोपाळ म्हणू लागले आपल्या आवडीची जी जी काही गोष्ट असेल ती त्याच प्रेमाने मागूया एक म्हणू लागला की आपण उगीच त्याच्या मागे लागू कुणीही आज घरी झोपू नका आपण सर्वजण जागे राहूया हा श्रीहरी सर्व जाणणारा असला तरी सुद्धा नेनता होऊन सर्व गोपाळांच्या मध्ये उगाच बसतो आणि कोण कोण काय काय बोलत आहे हे ऐकत राहतो एकमेकांचे बोलणे एकमेकांच्या मतास जुळत नसल्याचे त्याने पाहिले मग जे ज्याच्या हृदयामध्ये होते ते ज्याच्या त्याच्या ओठावर आलेले पाहून त्या श्रीकृष्णाने त्यांचे मनोरथ पूर्ण केले कोण एक जण म्हणायला लागला की आम्ही या मायेने फार त्रासून गेलेला आहोत कुणीही आम्हाला दही भाताची शिदोरी न देता नुसते ताकद प्यायला देतात आम्ही या गायी वळून वळून दिवसभर फार कष्टी झालो कुठे विसाव्याला सावली नाही की तहान भागवायला पाणी सुद्धा मिळत नाही आता या श्रीकृष्णाच्या पायापाशी लागून पोटभर तरी मागून घेऊया तेव्हा दुसरे काही गोपाळ म्हणू लागले की अरे तुमचे पोट तरी किती मोठे आहे आपण त्या कान्होबाला गायी म्हैशी घोडे हत्ती अशी धनसंपत्ती मागू तो भगवानच आपला धनी असल्यामुळे आपणास कसले दारिद्र्य आले आहे आपली मुले मुली दासी इत्यादी सर्वजण आरामाने या भगवंताच्या कृपेने पलंगावर झोपू शकतील तर दुसरे कोण म्हणू लागले की ही सर्व संपत्ती कुणी जतन करावी बाबा जसे गाढव तसेच घोडे याचा मान वेगळा कशाला पाहिजे या सर्व प्रकारच्या संपत्तीचा भार खांद्यावर वाहता वाहता भवरोग मात्र आपणास जडून जाईल त्यापेक्षा हातात काठ्या घेऊन बोडक्या डोक्याने साऱ्या रानामध्ये मोकळेपणाने भटकूया आणि निवांतवाने जीवन घालूया मग दुसरे काही म्हणू लागले की रानावानात नको रे बाबा त्या ठिकाणी फार भयानक पशु असतात ते आपल्याला फाडून खातील आपले हातपाय डोळे कान सर्व काही खाऊन टाकतील आणि त्यांच्या तावडीतून आपले स्वतःचे रक्षण करील असा आपल्यामध्ये कोण आहे म्हणून आपण आपल्या आपल्या घरीच बसूनच राहावे कुणी हा नस्ता उद्योग सांगितलेला आहे आपल्याला पण घरात बसले की सर्वजण खूप कामे सांगतात कुणी रिकामे बसले तर कुणास आवडत नाही हे आम्हाला पुरेपूर माहीत आहे जी गोष्ट चार चौघांना पटेल तीच आपण नीटपणे करूया आपल्या गड्यांबरोबर भलेपणाने लपून लपून खेळले पाहिजे तर त्यानंतर काही जण म्हणू लागले की आपल्या मताशी मिळणारे गडी फार चांगले आहेत कारण आपण त्यांच्यावर सत्ता केली तर मग ती चालते अरे असा प्रकार या खेळाच्या ठिकाणी असू नये या खेळात एखाद्या वेळेला लाथाही बसू शकतात एकमेकावर रागावून रडी खाल्ल्यावर मग लाथाई होऊन सर्वांचाच गोंधळ उडून जातो तर काही जण म्हणू लागले की हा खेळ खेळताना ही पोरे उगीच राहतात खेळात कोण लहान थोर अशा प्रकारचा भेद राहू नये एकाला चांगले म्हटले की दुसरी पोरे रागावतात अशा संगतीमुळे मग भांडणच निर्माण होते ते टाळण्यासाठी एकटेच राहणे चांगले आहे त्याच्यावर दुसरे म्हणतात की अरे तू एकटाच मग कुठेच असेल मी हे सर्व सोडून देईन हे घेईन हे बोलणेच खोटे आणि व्यर्थ आहे अरे तू जागच्या जागी स्वस्तच राहणार मग कशाला धडपडतोस उगाच या मार्गात का येऊन कष्ट घेतोस सर्वांची शिदोरी तुझ्याच आठवड्यात भरलेली आहे ना तुकाराम महाराज म्हणतात अरे कसल्या गोष्टी सांगता तुमचे बोल सर्व काही फुकट आहेत या ठिकाणी आम्हाला पोटात भूक लागलेली आहे तिथे तुमच्या बडबडीला काही ताटायचं आहे सर्वजण या आपण कान्होबाला जागे करू आणि आपल्या ताटात त्याला घास मागू मग सर्व गडी संतुष्ट होऊन विठ्ठल नामाचे ढेकर देऊ हा जीव समरावती काला पाहुया येती देव विसरती देह भाव आपुला आनंदन समाई मी दिनी सारा विसरल्या पाणी तटस्थ त्या ध्यानी गाई जाल्या श्वापदे जे देवांचे दैवतू उभी असे या रंगातू गोपाळा सहित क्रीडा करी कान्होबा तया सुखाची शिराणी तीच पाऊले मेदिनी तुका म्हणे मुली झुंडिताही न लाभती आज स्वर्गामधील इंद्राची अमरावती नगर ओस पडलेली आहे कारण या गोपाळांचा काला पाहण्यासाठी सर्व देव अंतरिक्षामध्ये जमा झालेले आहेत आणि आपला ध्येयभाव विसरून काल्याचा सोहळा पाहू लागलेले आहेत काल्याचा आनंद पृथ्वीवर असा झाला गाई पाणी पिण्याचे आणि चारा खाण्याचे विसरून गेल्या हिंस्र स्वापदे देखील कृष्णाच्या ध्यानाने तटस्थ होऊन गेले जे इंद्राधिक देवांचेही आराध्य दैवत आहे त्याच्या काल्याच्या सोहळ्यात उभे होते याप्रमाणे सहित भगवान श्रीकृष्ण अनेक लीला करीत होते तुकाराम महाराज म्हणतात सर्व सुखांचा शिरोमणी असलेली ऋषीमुनी शोध करूनही ज्यांची प्राप्ती होत नाही त्या या भगवान श्रीहरीची सुकुमार पावले काल्याच्या प्रसंगी पृथ्वीवर होती चला बाई पांडुरंग पाहू वाळवंटी मांडियेला काला भुवती गोपाळांची दाटी आनंदी कवळ देती एकामुखी एकू न म्हणती सान थोरू अवघी सकळीक हमा हुंबरी पावा वाजविती मोहरी घेतलाचे थेर माझी घालून या हरी लुब्धल्या नारी नरू अवघ्या पशु याती विसरली देह भावू शंका नाही चित्ती पुष्पाचा वरुषावू झाली आरतीयांची यांची दाटी तुळशी या माळा घाली तिल कंठी यादवांचा राणा गोपी मनोहर कान्हा तुका म्हणे सुख वाटी देखो निया मना अहो बायानो आपण चला आपण वाळवंटावर जाऊन पांडुरंगाला पाहू त्याने काल्याचा समारंभ आरंभलेला आहे त्याच्या भोवती आता गोपाळांची खूप गर्दी दाटलेली असेल ते गोपाळ आनंदाने एकमेकांच्या मुखामध्ये काल्याचे घास घालीत असतील कारण मुखात काला घालताना हा लहान हा थोर असे कोणी मानत नाही त्या ठिकाणी सर्व प्रकारचे भेद विरून जातात सर्वजण सारख्या अधिकाराचे मानले जातात ते गोपाळ हमामा खेळत असतील आरडा ओरडा करीत असतील हरीला मध्यभागी उभा करून त्याच्या भोवती रिंगण धरून मोहरी पावा वाजवित असतील त्या नादाने स्त्री पुरुष पशु पक्षी देखील लुब्ध होऊन गेलेले असतील आपले सर्व देहभान विसरले असतील कोणाच्याही चित्ताला कोणापासूनही भय वाटेनाशी झाले असेल त्या प्रसंगी अंतरिक्षातून पुष्पांचा वर्षाव होत असेल ते गोपाळ तुळशीमाळा गुंफून भगवान श्रीकृष्णाच्या व परस्परांच्या गळ्यात घालू लागले असतील तुकाराम महाराज म्हणतात गोपींचे मन हरण करणाऱ्या देवराज श्रीकृष्णाचे श्रीमुख पाहून आपल्या मनाला आनंद वाटेल यासाठी आपण चला वाळवंटावर जाऊया माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातून आपापणामध्ये मिळू एक खेळू एकाशी घाबरियांच्या मोडा काड्या धाडा ध्याडा वडतिया तुका म्हणे देवा पाशी विटाळशी नसावी भगवान श्रीकृष्ण म्हणतात की माझे सोबती कोण कोण आहेत ते सांगा गोपाळांच्या मेळ्यातून हे मला निवडून द्या आपण आपल्या स्वरूपातच मिळून एकमेकांशी खेळूया या खेळामध्ये जे गडी घाबरतील त्यांना खेळातून काढून टाका अशा भित्र्या गड्यांना इंद्रियरूपी गायी वळायला पाठवून द्या तुकाराम महाराज म्हणतात ज्याच्या चित्ताला भेदाभेदाचा विटाळ झालेला आहे असा मनुष्य देवापाशी नसावा हे अनुवाद सदा सर्व काळू करून या गोपाळ काला सेवू ओरसले मुचे दुभते संपूर्ण आईते गगनभरी संत सनकादिक गोमट्या परवडी विभाग आवडी छेचिये तुका म्हणे मध्ये घालू नारायण मग नवेशीन कोणा खेळे भगवंताच्या स्वरूपाचं स्मरण सर्व काळ करून या गोपाळांच्या बरोबर आपण सर्वजण या काल्याचे सेवन करूया खरे तर आज आपल्याला कामधेनूचे दुभतेच प्राप्त झालेले आहे आणि या दुग्धामृताने पूर्णपणे सारे आकाश व्यापून गेलेले आहे भरून गेलेले आहे सनकाधिक ऋषींनी विविध अशा चांगल्या प्रकाराने आणि मोठ्या प्रेमाने याचा लाभ आपल्या इच्छेप्रमाणे घेतलेला आहे तुकाराम महाराज म्हणतात नारायणाला मध्यभागी ठेवून जर आपण खेळ केला तर कसलाही शीन कधी आपणास होणार नाही म्हणजे भगवंताला अधिष्ठान करून जर भोवती काही केलं तरी आपल्याला त्याचा क्षीण होणार नाही अधिकाचा मज काटाळा तुम्हा गोपाळा संगती काय नाही तुम्हा पाशी सकळाविषयी संपन्न उद्योगाचा नेघे भारू लागल्या सार पुरते तुका म्हणे अधिरजिने नारायणे न करावे हे भगवंता गोपाळांच्या आणि तुमच्या संगत गुणामुळे मला सर्व प्रकारच्या ऐश्वर्याचा आणि संपत्तीचा कंटाळा आलेला आहे तुमच्या संगतीमध्ये काय मिळण्यासारखे नाही सर्व संपत्तीचा साठा या ठिकाणी भरून राहिलेला आहे कोणत्याही व्यावहारिक कामाचा भार आपण कधीही घेण्याची जरुरी नाही या ठिकाणी आल्याचे सुख हेच समाधानाचे सार आहे तुकाराम महाराज म्हणतात हे प्रभू हे नारायणा माझे जिने इतके अधीर करू नका जालू आता एके ठाई न वंचू काही एकमेका सरलो हेंगे देऊनी मोटू कटकट काशाची सोडून या गाठी पाहे काय आहे त्यात ते तुका म्हणे झालो निराळा हाता गोपाळा देऊ गोभा देव आणि मी आता एकरूपच होऊन गेलेलो आहोत आता आम्ही एकमेकांना कधी सोडून घेणार नाही ही सर्व देहाची मोठ श्रीहरीला इकडे अर्पण करून मी आता या सर्वातून मुक्त झालो आहे आणि आता माझी हृदय ग्रंथी सोडून त्यात काय काय आहे याचा मी तपास घेऊ लागलेलो आहे तुकाराम महाराज म्हणतात मी सर्व व्यावहारिक बाबीतून मोकळा झालेला आहे आता भगवान कृष्णास हाक मारणे एवढेच माझे काम शिल्लक राहिलेले आहे या रे करू गाई जमा निजले ते काई मोभाटाने आई घरा गेल्या मारिलू घाला घालारी कुकारी ज्याची तेनेची मोहरी एवढेची पुरी केली आणि सावध नेनुनिया खेळा समय समयाच्या वेळा दुश्चित्ता जवळा मिळाले ती दुचित तुका म्हणे शिकू न धरिता लागे भीकू धरा सकळीकू मनेरी धावा वळतिया हे गोपाळानो आता आपण आपल्या सर्व गायी जमा करूया तुम्ही बेसावधपणे काय म्हणून झोपलात आहात उठा ना जर आपल्या गायी नीट सापडल्या नाहीत तर उगीच बोबाटा होईल आणि मग घरी गेल्यानंतर आपली आई आपणास मार देईल ज्याने त्याने आपापल्या गायीस मोठ्याने हका मारा आपल्या ओरडण्याने गायींना सावध करून त्यांना परत बोलवा आता घरी जायची वेळ झालेली आहे हे न समजून तुम्ही तुमच्या वेळेचे महत्व न ओळखून तुम्ही एक खेळ खेळत नसता आणि एका अवगुणी गोपाळाजवळ आणखी अवगुणी मित्र जमा होतात तुकाराम महाराज म्हणतात मी तुम्हास अनेकदा सांगितलेलं आहे शिकवलेलं आहे ते जर तुम्ही ध्यानात धरले नाही तर मग भीक मागण्याचा प्रसंग येईल यासाठी तुमची मनोरूपी गाय तुम्ही प्रथम आवरून धरा कारण तीच गाय मोठ्या ओढाळपणे इकडे तिकडे धावत असते तिला सर्वांनी सावरून धरावी ओळलीचा दोहू पाना मज काना सांगितला घ्याजी हेंगे क्षीर हाती निगुतीने वाढावे सांगितले केली कामो नवे धर्म सत्याचा तुका म्हणे नवे जुने ऐसे कोणे सोसावे एक भक्त गोपाळ म्हणतो जी भक्तिरूपी गाय प्रेमाचा पाहणा सोडून ज्ञानाचे दूध देणारी आहे तिच्या स्तनांचे दोहन करा तिची धार काढा असे आम्हाला श्रीकृष्णाने सांगितले गड्यानो हे दूध तुम्ही हातात घ्या आणि अधिकार पाहून ज्याचा जसा अधिकार असेल त्याप्रमाणे त्याला वाढा हे भगवंताचे काम आहे त्याप्रमाणे आम्ही करीत आहोत अर्थात हे आमचे कर्तव्य स्वतंत्र बुद्धीचे असे नाही तुकाराम महाराज म्हणतात एकाच प्रकारचे दूध सर्वांना देत आहोत कारण आम्हास शिळे दिले आम्हाला ताजे दिले ही लोकांची बोलणी कोणी सोसावीत येईल ते घेईन भागा नवे जोगा दुसरिया आवडते तुम्ही जाणा बहुगुणा सारखी मज घेती डांगवरी सवे हरी नसलिया तुका म्हणे राबवा देवा करीन सेवा सांगितली एक आत्मतृप्त असलेला गोपाळ म्हणतो की माझ्या वाट्याला जेवढे दूध येईल तेवढेच मी घेईन मी इतरांसारखा हावरत नाही माझी आवड ज्याच्यात सद्गुण असतील त्यावरच अवलंबून आहे हे तुम्ही जाणून असा मी प्रत्येकाचे गुण पाहून त्यानुसार भक्ती ज्ञान वैराग्याचे दूध देत आहे दूध देताना हरीचे साह्य नसते तर मला सर्व गड्यांनी काठीने मारले असते तुकाराम महाराज म्हणतात की हे देवा तुम्ही माझ्याकडून कोणतेही काम करून घ्या तुम्ही सांगितलेली सेवा मी निमुटपणे करीन अंतरली खुटी भेटी भय धरुनिया पोटी म्हणता जगजेठी धावे करुणा उत्तरी बाप बळिया शिरोमणी उतावीर या वचनी पडली या कानी धावा न करी आळस बळदुनी शरणागता स्वामी वाहो नेदी चिंता आईतेची दाता पंगतीस वैसवी वाही खांदी पाववी घरा त्याच्या करी झारा बोबड्या उत्तरा स्वामी तुकया मानवे जे भक्त या संसाराची भीती मनामध्ये बाळगून हे जगजेती हे परमेश्वरा धाव अशी करून स्वराने देवाला हाक मारतात त्याचे संसार करण्याचे मत प्रयास चुकून जातात हा देव सर्व बलवंताचा शिरोमणी आहे भक्तांचा करुणास्वर कानी पडताच उतावीळ होऊन तो धावत असतो भक्ताच्या हाकेला धावण्यामध्ये तो मुळीच आळस करीत नाही याला शरण गेल्यानंतर दुप्पट बळ येते माझा स्वामी आपल्या भक्तांना कोणतीही चिंता वाहू देत नाही हा दाता साधकांना संतांच्या आईच्या पंक्तीला नेऊन बसवतो तुकाराम महाराज म्हणतात तो भक्ताला खांद्यावर घेतो तो भक्ताला कोणत्याही प्रकारचे श्रम पडू देत नाही आणि तो निज स्वरूपाच्या घराला नेऊन पोहोचवतो त्या भक्तासाठी तो हेलपाट्या घालतो आणि भक्तांचे बोबडे बोलले तर त्याला फारच प्रिय आहे धन्यती ओधने कांबळी काष्टिका मोहरी पावा निका ब्रीद वाकी धन्य ते गोकुळू धन्य ते गोपाळू नर नारी सकळो धन्य झाल्या धन्य ते देवकी जशवंती दोहीचे नंदाचे भाग्य झाले धन्य त्या गोपिका सोहळा सहस्र वाळा यादवा सकळा धन्य झाली धन्य म्हणे तुका जन्मातीची आली हरी रंगी रंगली सर्व भावे गोकुळातील गायी कांबळी काठ्या मोहरी पावे ब्रिदावली अशा प्रकारचे असलेल्या वाक्या हे सर्व धन्य असून त्यांना कृष्णाची संगती लाभल्यामुळे ते भाग्यवान आहेत गोकुळ गोपाळ सर्व नरनारी हे सर्व धन्य आहेत देवकी यशोदा या दोघी धन्य आहेत वसुदेव आणि नंद हे तर सर्वात मोठे भाग्यवान आहेत त्या गोपिका रुक्मिणी आधी करून सोळा हजार एकशे आठ स्त्रिया आणि सर्व यादव धन्य आहेत तुकाराम महाराज म्हणतात जी हरीच्या रंगात रंगून गेलेली आहेत तीच माणसे खरोखर मनुष्य जन्माला येऊन धन्य झाली असे समजावे गौडणी बांधिती नाशी गळा खेळ त्या गोपाळा माझी ब्रह्म धावून या माझी यशोदे भोजनू हिंदे रानो रानो गाई पाठी तुका म्हणे सर्व कळा ज्याचे अंगी भोळेपणा लागी भीक मागी ज्याचा गळा गवळणीने खांबाला बांधून टाकला होता ते सगुण ब्रह्म गोपाळामध्ये खेळत होते यशोदेच्या पाठीमागे धावून जाऊन ते जेवावयास नागत होते आणि गायीच्या पाठीमाग ते जंगलभर रानोरान फिरत होते भटकत होते तुकाराम महाराज म्हणतात त्यांचे अंगी सर्व प्रकारचे चातुर्य आणि ज्ञान असून सुद्धा गोकुळातील लोकांचा भोळा भाव पाहून अज्ञानाप्रमाणे मला जेवायला दे अशी यशोदा मातेजवळ ते भीक मागत होते देखिलासी माती खात दावी आले बांधी माता जाळी घेऊन कांबळी काठी गाई वळी वेणू पाठी मोठी भावार्थाचे बळू देव झाला त्याचे बाळू तुका म्हणे भक्तांसाठी देव धावे पाठोपाठी एकदा यशोदीनं भगवान श्रीकृष्णाला माती खाताना पाहिलं म्हणून तिने त्याला जाव्याने बांधून टाकलं जाळीदार पिशवी घोंगडी काठी आणि वेणू हे सर्व घेऊन गायीच्या पाठीमागे राहून त्याला तो राखीत होता भावभक्तीचे बळ फार मोठी आहे म्हणूनच देव यशोदेचा बाळ झाला तुकाराम महाराज म्हणतात भक्तांसाठी देव त्याच्या पाठीमागे धावू लागतो हागे माझी हाती पहा कवळ सांगाती देवी दिला खातू भागू कराल तरी करा लागू धाली ऐसे पोटू वरी करून या बोभाटू तुका म्हणे घरी मग कायच्या या परी हे गोपाळ म्हणतो की हे पहा माझ्या हातात काल्याचा घास आहे हा मला कृष्णाच्या संगतीत मिळालेला आहे देवाने दिलेला घासच मी खात आहे तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही देवाचा पाठलाग करा माझे पोट अशा रीतीने भरलेले असून त्यावर पुन्हा बोबाटाही करीत आहे म्हणजे तुम्हा सर्वांना सांगत आहे तुकाराम महाराज म्हणतात की हे गोपाळानो आपल्या प्रपंच रूपी घरात तृप्त होऊन जाणे की भोजनाचे इतर प्रकार दुसरीकडे कुठं आहेत काय अवघी अवघी कडे दिले पाहे मजकडे आशा सवंगडे सहित थोरी लागली कारे धरीला बोला माझा वाटा देई मला शिदोरीचा केला झाडा आता निवडेना भूक लागली अनंता कारे नशी जाणता भागुलो वळिता गाई सैरा ओढाळू तुका करुणा भाकी हरी पाहे गोळा टाकी घेता झाला सुखी भीतरी वाटी आणि का एक गोपाळ म्हणतोय की हे देवा तू सर्वांना सर्व काही दिले आहेस आता तरी तू माझ्याकडे पाहना ना तुझ्यापासून काही खाण्यास मिळेल म्हणून मला माझ्या सर्व मित्रासह आशा लागली आहे देवा माझ्याशी तू अबोला का रे धरलास माझा वाटा मला दे ना माझ्या शिदोरीचा मी झाडा दिला आहे आता माझ्याजवळ निवडण्यासारखे दुसरं काहीच राहिलं नाही हे अनंता मला भूक लागली आहे तू जाणत असून सुद्धा तुला हे कसे कळत नाही सैरा वैरा धावणाऱ्या ओढाळ गायीना वळवता वळवता मी पूर्ण दमून गेलो आहे तुकाराम महाराज म्हणतात गोपाळाबरोबर मीही त्यावेळी होतो आणि देवाला करुणा भाकीत होतो माझी करुणा ऐकून हरीने माझ्याकडे एक काल्याचा गोळा फेकला तो घेऊन मी सुखी झालो आहे आणि त्यातील काही भाग दुसऱ्यालाही मी वाटत आहे अवघिया दिला गोरू मज करे पाहिना कुंदी गोपाळ डोळे चोडी भृंगा थापली हानी तोंडा आवडती थोर मोठे मेरे पोरटे दैन्यवाणी तुका म्हणे जाणू भाऊ जीवीचा देव बुझाऊ एक बोबडा असणारा गोपाळ म्हणतो की हरीने सगळ्यांना गोडगोड काला दिला पण माझ्याकडे मात्र पाहिले सुद्धा नाही असे म्हणून तो गोपाळ रडूनच पुंदू लागला आणि ढुंगणावर आणि तोंडावर वैतागाने मारून घेऊ लागला या भगवंताला मोठे मोठे आवडतात मी मात्र पोरटा गरीब आहे मग माझ्याकडे कशाला तो पाहिल तुकाराम महाराज म्हणतात त्या बोबड्याचा शुद्ध भाव पाहून त्याची समजूत काढण्याची देवाने मनात आणली मागे पुढे पाही सांभाळून दोन्ही ठायू तुकावणी जाय गडी राखे गडी आसी मुरडे दंडा दोही तोंडी जरी आशा करी भेटत या संगे तया हाल तुझवरी गडिया गडी वाटून देई जाता सोडी तेची ठाई अगळ्या बळी करील कायू तुझ देणे लागे डोयू नवा घरी पाऊला करी सापडे तो तेथे धरी जिंकोनी डाव करी ताहो सत्ता निकावरी सापडोनी डाई बहू काळ गुंतलाशी, बळ्या गडी फळी फोडी न धरिता त्यासी तुकांडी जो खायू मिळोनी अंगी जायू गुंतलाशी कायू तू का म्हणे अजूनी अरे गड्यानो पाट्या खेळताना मागचा पुढचा विचार करा देव आणि आसूर हे दोन्ही पक्ष सांभाळून प्रतिपक्षाकडे दंभ दर्पादी जे गडी आहेत त्यांना चुकून आपल्या अभय सत्वशुद्धी इत्यादी गड्यांना राखा खेळताना हात खाली संत चरणाकडे वाकवा नेहमी तुमचे तोंड प्रवृत्ती निवृत्ती धर्माकडे फिरवू आणि आपल्या पक्षातील इंद्रिय रूपी गड्यांनाही सावध कर तुझ्या पक्षामध्ये असलेला जो मनरूपी मुख्य नायक आहे त्याच्या साह्याने आपली फळी मजबूत ठेवून आणि ही तुझ्यावर महत्वाची जबाबदारी आलेली आहे दोन्ही पक्षाला गड्याला गडी अशा प्रमाणे सारख्या पद्धतीने वाटून दे ज्याचा जो गडी असेल त्याच्याकडे त्याला पाठवून दे तुझ्यात सर्वापेक्षा अधिक बळ असेल तर प्रतिपक्षातील गडी तुला काय करणार आहे परंतु तू जर निर्बळ असतील तर तुला मात्र डाव घ्यावा लागेल नऊ इंद्रियांच्या घरामध्ये पाऊल टाक आणि त्या ठिकाणी दंभ दर्प वगैरे जे जे प्रतिपक्षातील गडी तुझ्या हातामध्ये सापडतील त्याला तू बळकट धर आणि डाव जिंकून प्रतिपक्षावर निग्रहाची सत्ता स्थापन कर खूप दिवस प्रपंचाच्या दावामध्ये सापडून तू गुंतून गेला आहेस जो बलवान गडी असतो तो प्रतिपक्षाला न धरू देता फळी फोडून काढतो आणि दाव जिंकतो तुकाराम महाराज म्हणतात जो प्रतिपक्षाला झुकांडी देतो तो स्वस्वरूपामध्ये मिळून जातो यासाठी हे गड्यानो अजूनही तू असा प्रपंचच्या दावामध्ये का बरे गुंतून राहिला आहेस पहारे तमासा तुमचा येथे नवे लागू देईन तो भाग आलियाचा बाहेरी जागा रे गोपाळानू ठाई ठाई जागा चाहुलीने भागा दूर मजपासून न रेगता ठाऊ आम्हा ठावा पाळतिया भयाभीत वाया तेथे काय चाचपा तुका म्हणी हाता चढी जीवाची साठी मिटक्या देता गुडू मग लागते शेवटी गोपाळांना कृष्ण म्हणतो तुम्हाला मी आता चोरीची एक गंमत करून दाखवतो तुमचा या ठिकाणी लाग नाही परंतु तुम्ही जर संसार रूपी घराच्या बाहेर आलात तर मात्र मी चोरीचा वाटा तुम्हाला देईन हे गोपाळानो तुम्ही मात्र प्रत्येक ठिकाणी सावध असा गवळणींच्या हालचालीवर देखरेख ठेवून सावध राहा मला शरण न येता माझ्यापासून तुम्ही जर दूर राहाल तर तुम्ही फार दुखी कष्टी होऊन जाल आपल्या पाळतीवर कोण कोण आलेले आहेत ते मला माहिती आहे तुम्ही जर ममता माया या गवळणींच्या माराच्या भीतीने फुकटच घाबरून जाल तर अज्ञानाच्या अंधारामध्ये काहीतरी चाचपडत बसाल आणि मग तुम्हाला काहीच सापडणार नाही त्यामुळे तुम्हाला लोण्याचा शोध सुद्धा लागणार नाही तुकाराम महाराज म्हणतात की हे गोपाळ हो तुम्ही जर जीवावर उदार झालात तरच तुमच्या हाताशी लोणी लागेल म्हणजे भगवंताचं दर्शन घडेल मग परिणामी मिटक्या देत खाताना तुम्हाला ते गोड लागेल दाई घालून या पोरे त्यांची गुरे चुकविली खेळ खेळता फोडल्या डोया आपण होय निराळा मारिती माया घेती जीव नाही किव अन्यायी तुका कान्होबा मागे तयांगे कळू आले एके दिवशी श्रीकृष्णाने अहंकारी अभिमानी गोपाळांना अनेक प्रकारच्या दावामध्ये गुंतवून ठेवलं आणि त्यांची इंद्रिय रूपी गुरे दूर पंच विषयांच्या रानामध्ये पळवून लावली त्यावेळी ते सर्व गोपाळ संसाराचा खेळ खेळत होते तो खेळ खेळताना भांडण होऊन दोन्ही पक्षांचे गोपाळ विकोपाला गेले आणि एकमेकांनी एकमेकांची डोकी फोडायला सुरुवात केली या सर्व प्रकारापासून श्रीकृष्ण मात्र स्वतः अलिप्त राहून तो सर्व प्रकार पाहत होते या अपराधामुळे त्यांच्या मायारूपी आयाने जीव घेणारा मार दिला तिला त्यांची मुळीच दयामाया आली नाही तुकाराम महाराज म्हणतात मी श्रीकृष्णाच्या सहवासात त्याच्या मागे नेहमीच असतो म्हणूनच मला हा सर्व प्रकार कळून आलेला आहे आता हिची जेऊ सवे घेऊ शिदोरी हरे नामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने चवी चवी घेऊ घासू ब्रह्मरस आवडी तुका म्हणे गोड लागे तो तो मागे रसना आपण आता आपल्या बरोबर आपली शिदोरी घेऊन जाऊया आणि त्या ठिकाणी जाऊन जेवण करूया आज हरिनाम आणि ब्रह्मज्ञान यांच्या खिचडीचा काला आणि त्यात प्रेमरूपी साधनांचे मोहन घालून तो अधिकच स्निग्ध झाला आहे प्रत्येक घासाघासाला ब्रह्मरसाची चव आवडीने खाऊया तुकाराम महाराज म्हणतात हरिनाम जसे गोड लागत जाते तस तसे रसना अधिकच त्याला जास्तीत जास्त मागत राहते अधिकाधिक त्याला पुन्हा पुन्हा खावेसे वाटत राहते अवघेची गोड झाली मागिली ये भरी आले साह्य झाला पांडुरंगू दिला अभ्यंतरी संग थडी पावता तो वावू मागे पाहता तो ठावू तुका म्हणे गेली स्वप्नीचे जागे झाले आता या ठिकाणी सर्व काही गोड झालेले आहे मागील सुखाची उणीव भरून निघालेली आहे पांडुरंग आपला सहाय्यकर्ता झालेला आहे त्याने अंतकरणामध्ये आत्मत्वाने वास्तव्य करून आपली अखंड संगती दिलेली आहे भवसागराच्या पलीकडच्या तीराला पोहोचल्यानंतर मागे ब्रह्मदृष्टीने पाहिले असता भवसागराचा ठाव ठिकाणाच दिसत नाही तो केवळ असत आहे हेच सिद्ध होते तुकाराम महाराज म्हणतात की जागे झाल्यानंतर स्वप्नातील पदार्थ जसे नाहीसे होऊन जातात त्याप्रमाणे साक्षात्कार झाल्यानंतर हा संसार नव्हताच मुळी असे ज्ञान होते तू जसवे येतो हरी हा मालाज नाही तरी वचली लागिरी सांगतई वाचलो मोडा आता खेळू गाई गेल्या झाला वेळू फाकल्या उढाळू नाही तोची आवरा सांग दैवे मुनेसी वाचलो बुडता निलाजरी आम्ही नाही भयो धाक नंता खातू आगी माती आता पुरे हा सांगाती भोवता भोवेलो आम्हा वाटते हे चित्ते तुका म्हणे उरी नाही तुझ सवे शहानी आदुरी छंद भोळिया भावे हे भगवंता श्रीहरी आम्हाला कसली लाजच नाही आणि म्हणूनच आम्ही तुझ्याबरोबर दररोज या वनामध्ये येत आहोत इंद्राने ज्यावेळेला शिळासारख्या धारांचा वर्षाव केला पण आम्ही त्यावेळी आमच्या पुण्यानेच चांगले वाचलेलो आहोत हे कृष्णा आता तुझ्यापाशी चालू असलेला खेळ मोडून टाक जेवणाची वेळ झालेली आहे ओढाळ गायी इकडे तिकडे पांगल्या नाहीत तोपर्यंतच त्यांना आवरले पाहिजे यमुनेमध्ये बुडत असताना आम्ही आमच्या दैवानेच वाचलो आम्ही निलादरी आहोत हे अनंता तुला मात्र कोणाची भय भीती धाक काही नाही हे देवा तू केव्हा माती खातोस तर केव्हा अग्नी खातोस त्यामुळे तुझी संगती पुरे झाली असे आता आम्हाला वाटत आहे कारण तुझ्या बरोबर राहण्यानेच पुन्हा तो वनवा आम्हाला चहूकडून वेढून टाकेल असे आमच्या मनाला भीती वाटत आहे तुकाराम महाराज म्हणतात की हे देवा तुझ्या बरोबर राहिल्याने आमचे कोणतेही कर्म शिल्लक राहत नाही तू शहाण्याला दूर करतोस आणि भोळ्या भाविकांचा मात्र छंद लावून घेतोस